जय जय रघुवीर समर्थ श्रीराम ग्रंथराज श्री दासबोध ग्रंथराज दासबोध हा श्री समर्थ संप्रदायाचा प्रधान ग्रंथ ठरलेला आहे देह ठेवताना श्री समर्थांनी शिष्यांना सांगितले की इथून पुढे तुम्ही मला दासबोध ग्रंथामध्ये पहा एवढे या ग्रंथाचे महत्व या ग्रंथाला तपचर्याची भारत भ्रमणाची आणि अफाट लोकसंग्रहाची पार्श्वभूमी लाभलेली प्रवासात श्री समर्थांनी नाना प्रकारची माणसे पाहिली त्यातील काही माणसे साधक प्रवृत्तीची होती त्यांना व्यावहारिक जगतामध्ये रस नव्हता त्यांना माया ब्रह्म स्वरूपाचे ईश्वराचे स्वरूप जीवनाचे प्रयोजन मोक्षप्राप्ती पृथ्वीची उत्पत्ती या संबंधी श्री समर्थांना विविध प्रश्न विचार श्री समर्थांना भेटलेली बाकीची मंडळी फार अंतर्मुख नव्हती त्यांची जरी भगवंतावर श्रद्धा असली तरी त्यांचे प्रश्न व्यवहार चातुर्य राजकारण प्रापंचिक उलाढाली द्रव्यार्चन समाज राष्ट्रसंबंधाचे होते त्यांना व्यावहारिक जगतामध्ये बऱ्यापैकी रस होता मात्र व्यवहार शुद्ध आणि नीतीप्रधान असावा अशी त्यांची धारणा होती सुमारे वीस वर्षात वर उल्लेखलेल्या निवृत्तीवादी आणि प्रवृत्तीवादी लोकांनी जे शेकडो प्रश्न विचारले त्यांचे विचारमंथन श्री समर्थांच्या मनात सतत सुरू होते त्यातून वीस दशक आणि दोनशे समास यांचा आराखडा तयार झाला विषयानुरूप त्यांना मथळे दिले गेले प्रपंचातील पहिल्या इयत्तेत तो वेदांतशास्त्रातील अजातवादाच्या अंतिम इयत्तेपर्यंत समग्र मानवी मानवी जीवनाचे प्रश्न श्री बोधत आहेत महाभारत या ग्रंथाबद्दल ज्ञानेश्वर माऊली म्हणतात महाभारती जे नाही ते जगी कोठेचे नाही ज्याप्रमाणे महाभारताने मानवी जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श केला आहे त्याचप्रमाणे समर्थांनी दासबोधामध्ये कौटुंबिक सामाजिक राजकीय व्यावसायिक राष्ट्रीय शैक्षणिक अशा विविध अंगांना स्पर्श केला त्यामुळे हा ग्रंथ सर्व संग्राहक आणि सर्व समावेशक झाला दासबोधातील काही समाज बालवयातच मुलांना पाठ मुलांनी पाठ करावेत इतके सुलभ सुगम आणि सुबोध आहेत तर काही दशक वेदांत वीरांना सुद्धा मती गुंग करून टाकणारी आपले आध्यात्मिक ग्रंथ गुरु शिष्य संवादात्मक आहेत परंतु या सर्व ग्रंथात प्रश्न विचारणारा शिष्य एकच आहे म्हणजे उदाहरणार्थ भगवद्गीता हा कृष्ण अर्जुन संवाद आहे तर कठोपनिषेध हे यमराज आणि नचिकेत यांच्यात घडलेले पारमार्थिक संवादाचे आविष्करण आहे श्री दासबोध या सर्व संवादापेक्षा काही निराळा आहे उत्तर देणारे सद्गुरू एकटे श्री समर्थ असले तरी प्रश्न विचारणारे शिष्य नाना प्रकारचे आहेत एखादा प्रश्न झोपडीतून जन्माला आलेला आहे तर दुसरा प्रश्न तपस्व्यांच्या पर्णकोटीतून उदयाला आला यामुळे दासबोध हा अभ्युदय आणि निःश्रेयस याचा मिलनबिंदू ठरला प्रवृत्तीवाद आणि निवृत्तीवाद यांचे असे अपूर्व मधून मिलन मराठी वाणमायात अन्यत्र कुठे आढळत नाही असाच हा ग्रंथ आणि या ग्रंथातील दशक पहिला व समास पहिला म्हणजे ग्रंथारंभ लक्षण हे आपण याचे आपण थोडक्यात परिचय करून घेऊ प्रत्येक आध्यात्मिक ग्रंथाचा आरंभ हा गणेश स्तवनाने होतो श्री समर्थांनी आपल्या ग्रंथाची सुरुवात काही वेगळ्या पद्धतीने केली ग्रंथा आरंभ असा वेगळा मतला देऊन त्यांनी ग्रंथांची प्रस्तावना लिहिली गेली आपल्या ग्रंथाला या अशा प्रकारे प्रस्ताना प्रस्तावना लिहिणारे श्री समर्थ रामदास स्वामी हे पहिले संत आहेत शिष्याने विचारलेल्या प्रश्नाने हा समाज सुरू होतो श्री समर्थांनी प्रश्नांची उत्तरे देताना ग्रंथाचे नाव ग्रंथाचे प्रयोजन ग्रंथात वर्णलेले विविध विषय ग्रंथांचा अधिकारी ग्रंथाची फलश्रुती या सर्व विविध गोष्टींना स्पर्श केलाय या याला शास्त्रात ग्रंथाचा अनुबंध चतुष्टय असे म्हणतात अनेकदा अनाधिकारी माणसा अनाधिकारी माणसाच्या हातात पवित्र ग्रंथ पडला तरी त्याचा दुरुपयोग होतो मरकटा हाती रत्न आणि गाढवाला गुळाची चव असे घडू शकते द्वेषी माणसाच्या हातात हा ग्रंथ पडल्यास ते द्वेषमूलक चिंतन करून या ग्रंथाला नावे ठेवतील यांची पूर्वसूचना समर्थांना जणू काही आधीच मिळाली होती तुकाराम महाराजांचे अभंग इंद्रायणीत बुडवल्याची घटना त्यांच्या डोळ्यादेखत घडली होती म्हणून दासबोधासारखा अमोल ठेवा अधिकारी माणसांच्या हातात पडावा परंतु अधिकाराचा जातीशी संबंध नाही अधिकार याचा अर्थ पूर्वतयारी नसेल तर हा ग्रंथ वाचूनही पदरात फलश्रुती पाडणार नाही ग्रंथकर्त्याने ज्या हेतूने ग्रंथ लिहिला तो हेतू साध्य करणे हे त्यांच्या जीवनाचे ध्येय आहे त्यांनीच हा ग्रंथ वाचावा वैद्यकशास्त्राचे भले मोठे पुस्तक दोन वर्षाच्या बालकाच्या हातात दिले तर ते बालक त्याची पाने फाडेल आणि त्यावर रेघोट्या मारेल आपल्या ग्रंथाची आशा मंडळीपासून संरक्षण व्हावे म्हणून अनुबंध चतुष्टय ही चौकट श्री समर्थांनी पहिल्या समासात आखून ठेवले आणि तोच समास आपण आता यापुढे पाहणार आहोत जय जय रघुवीर समर्थ दशक पहिला स्तवनाम श्रीराम श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ श्रवण केल्याने प्राप्त काय आहे श्रीराम ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्याचा संवाद येथ बोलला विषद भक्ती मार्ग श्रीराम नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरूपण निरूपिले श्रीराम न योगे देव निचे पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी श्रीराम मुख्य भक्तीचा निश्चय शुद्ध ज्ञानाचा निश्चय आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे श्रीराम शुद्ध उपदेशाचा निश्चय सायुज मुक्तीचा निश्चय मोक्षप्राप्तीचा निश्चय बोलिला असे श्रीराम शुद्ध स्वरूपाचा निश्चय विदेह स्थितीचा निश्चय अलिप्तपणाचा निश्चय बोलिला असे श्रीराम मुख्य देवाचा निश्चय मुख्य भक्ताचा निश्चय जीव शिवाचा निश्चय बोलिला असे श्रीराम मुख्य ब्रह्माचा निश्चय नाना मतांचा निश्चय आपण कोण हा निश्चय बोलिला असे श्रीराम मुख्य उपासना लक्षण नाना कवित्व लक्षण नाना चातुर्य लक्षण बोलिले असे श्रीराम माय उद्भवाचे लक्षण पंचभूतांचे लक्षण करता कोण हे लक्षण बोलिला असे श्रीराम नाना किंत निवारिले नाना संशय छेदिले नाना आशंका फेडिले नाना प्रश्न श्रीराम ऐसे बहुदा निरोपिले जे बोलिले ते अवघेचे अनुवादिले न वचे कदा श्रीराम तथापि अवघा दासबोध दशक फोडून केला विशद जे जे दशकींचा अनुवाद ते ते दशकी बोलिला श्रीराम नाना ग्रंथाच्या संमती उपदेशे उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित श्रीराम नाना संमती अन्वये म्हणून मिथ्या म्हणता नये तथापि हे अनुभवासिये प्रत्यक्ष आता श्रीराम मत्सरे यासी मिथ्या म्हणती तरी अवघेची ग्रंथ उच्छेदिती नाना ग्रंथांच्या संमती भगवद्वाक्ये श्रीराम शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता उत्तरगीता अवधूतगीता वेद आणि वेदांत श्रीराम भगवद्गीता ब्रह्मगीता हंसगीता पांडवगीता गणेशगीता यमगीता उपनिषदे भागवत श्रीराम इत्यादिक नाना ग्रंथ संमतीस बोलिले एथ वाक्य यथार्थ श्री श्रीराम भगवत वचनी अविश्वासे ऐसा कवन पतित असे वाक्याविरहित नसे बोलणे एथीचे श्रीराम पूर्ण ग्रंथ पाहिल्याविन उगाच ठेवी जो दूषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी श्रीराम अभिमाने उठे मत्सर मत्सरे ये तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे श्रीराम <clears throat> ऐसा अंतरी नासला काम क्रोधे खवळला अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे श्रीराम काम क्रोधे लिथाडिला तो कैसा म्हणावा भला अमृत सेवताची पावला मृत्यू राहो श्रीराम आता आसो हे बोलणे अधिकारासारखे घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तम उत्तम श्रीराम मागा श्रोती अपेक्षिले जे ये ग्रंथी काय बोलिले ते सकळ ही निरोपिले सकळी मार्गे श्रीराम आता श्रवण केलियाने फळ क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मुळ एकसरा श्रीराम मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम सायुज मुक्तीचे वर्म ठाई पडे श्रीराम नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येते ज्ञानप्राप्ती ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी श्रीराम योगियांचे परमभाग्य अंगी बाणे चातुर्य चातुर्य कळे यथा योग्य विवेके सहित श्रीराम भ्रांत अवगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती श्रीराम आळसी तेची साक्षपी होती पापी तेची प्रस्तावती निंदक तेची वंदू लागती भक्ती मार्गाशी श्रीराम बद्धची होती मोक्ष मूर्ख होती अतिदक्ष अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे श्रीराम नाना दोष ते नासती पतित तेची पावन होती प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे श्रीराम नाना धोके देह बुद्धीचे नाना किंत संदेहाचे नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे श्रीराम ऐसी याची फलश्रुती श्रवण चुके अधोगती मनास होय विश्रांती समाधान श्रीराम जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा मत्सरधरी पुस्सा तयास तेची प्राप्त श्रीराम इति श्रीदास बोधे गुरुशिष्यसंवादे समास समासप्रथमः श्रीराम